भगवंताच्या कृपा प्रसादान शास्त्रीय संगीतातील विविध तालवादन व रागदारी गायन याच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक पारंपरिक संगीताशी साम्य दर्शवी एक वेगळा अभिनव प्रयोग आदरणीय भजन सम्राट श्रीमान बाळासाहेब वाईकर प्रस्तुत भक्ती सरगम न साकार केलेला आहे राग भैरवीत ताल अथाई धुमाळी साथीत संत तुकारामांचा हा प्रासादी अभंग पायाचे प्रसादे काही बोलिलो विनोदे आ च प्रसादे प्रसादे पाया च प्रसादे क्षमा करणे सन्ति मज क्षमा करणे सन्ति आ मज क्षमा करणे सन्ति नभे अङ्गीभूत नभे अंगीभूत युक्ती युक्ती युक्ती पायाच्या प्रसादे प्रसादे नभे हा उपदेश नभे हा हा हा उपदेश आ भे हा उपदेश तुमचे बडबडी लो शेष तुमचे तुमचे बडबडी दो शेष तुमचे बडबडी लो लो शेष शेष शेष पायाच्या प्रसादे प्रसाद पायाचा प्रसादे प्रसाद तुमचा कृपेचे पोसने पोसने पोसने सारे ने सगम पदप पदम पगमग गबर नने पगमग गबरा भाव पमग तुम तुमच्या है है हा आ तुमच्या कृपेचे पोसने जन्म जन्मी तुका प्रसाद प्रसा पाया